अर पांडुबा अर धोंडुबा अर लय प्रीत झालय ऐका हो आता नाही बघणार आता नाही बघणार चांदोबा भाळात ते आमचे दरबारी आले ठुमक ठुमक उंदरावधी बैसुनी आले बाप्पा आमचे दरबारी आले ठुमक ठुमक उंदरावधी बैसुनी आले चांदो बाप्पा त्यांना हसू लागला चांदो बाप्पा त्यांना हसू लागला बाप्पा रागवे भारी बाप्पा रागवे भारी कोण त्यांना हसले रे बाप्पा आमचे दरबारी आले ठुमक ठुमक उंदरावधी बैसुनी आले होता उंदरावरून बसून मारत फेरा गजावानी रूप तरी तोल धरे बरा अरे अरे बाप्पा होता उंदरावरून बसून मारत फेरा गजावानी रूप तरी तोल धरे बरा बाप्पा होता उंदरावरून बसून मारत फेरा गजावानी रूप तरी तोल धरे बरा बापाला बघून चांडोबाला वाटली नव लाई जोरा जोरात हसून करी चेष्टा लई भारी याची पाहून चेष्टा बाप्पा चंद्राला विचारे एवढी तुझी हिम्मत माझी चेष्टा करतो का रे हसण्यावरून बाप्पा बघा झाला महादुखी मस्करी ही चंद्राच्या आलिया अंगाशी आलिया अंगाशी तोंड तुझ कोणी ना बघे बाप्पा बसला शाप देऊन रे चांदोबाला कुणी आता बघू नका रे हे बाप्पा आमचे दरबारी आले ठुमक ठुमक उंदरावरी बैसुनी आले चांदो बापा हा त्यांना हसू लागला चांदो बापा हा त्यांना हसू लागला बाप्पा रागवे भारी बाप्पा रागवे भारी कोण त्यांना हसले रे त्याची झाली मोठी लक्षात ही आली कांदोबान बाप्पाची मग विनवणी केली विनवणी केली चूक त्यांची झाली मोठी लक्षात ही आली कांदोबान बाप्पाची मग विनवणी केली चूक त्यांची झाली मोठी लक्षातही आली चांदोबान बाप्पाची मग विणवणी केली याचना केली चूक माझी होती पहिली पहिली माफ करा मला आता चूक झाली या खरी चूक झाली या खरी चूक झाली या खरी तुला पाहते संकष्टीला तुला पाहिल्यानंतर मग सोडतील उपवास भादव्या चतुर्थीला आळ येई त्याच्यावर दर्शन घेतील जे कोणी आज ना मुजोर घेत नाही दर्शन चंद्राचे घेत नाही दर्शन चंद्राचे ठुमक ठुमक उंदरावरी बैसुनी आले बाप्पा आमचे दरबारी आले ठुमक ठुमक उंदरावरी बैसुनी आले चांदोबा पाहताना हसू लागला चांदोबा पाहताना हसू लागला बाप्पा रागवे भारी बाप्पा रागवे भारी कोण त्यांना हसले रे more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.